रामकृष्ण हरी प्रवचन अठरा अध्याय तो चालू आहे तिसरा पहिल्या स्कंदातील तिसरा अध्याय तोच अध्याय सहावा अवतार अनुसूयेने वर मागितल्यावरून सहाव्या अवतारात ते अत्रिपुत्र दत्तात्रय झाले दत्तात्रयचा अर्थ माहिती आहे का दत्त म्हणजे दिलेला दिलेला जो <coughs> अत्रयाने तो दत्तात्रय आता या दत्तात्रेयाने काय केलं अवतारात अवतार कार्य काय आहे तर ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला बघा ह कुठं तुम्ही हे वाचलंय का की दत्तात्रेयाने ब्रह्मदेव ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि का केला परत मला अधिकारी बनवायसाठी मला सत्य तत्व जाणवायचे तत्व निर्णय करायचा आहे जे कपिल अवतारात म्हटलेलं आहे की तत्व निर्णय करण्याचे सांख्यशास्त्र सांगितले कपिलाने तस हे ब्रह्मतत्व म्हणजेच सत्यतत्व म्हणजेच भगवंत याला जे म्हणतात ते ब्रह्मज्ञान जाणण्याला त्या ज्ञानाचा उपदेश केला आता ब्रह्मज्ञान जाणण्यासाठी जे ज्ञान ब्रह्म जाणण्यासाठी जे ज्ञान सांगितलं ते कुठं आहे असा तुम्ही प्रश्न विचाराल मला त्याचा अभ्यास करायचा आहे तर तो विषय आता कुठे आहे त्याने केव्हा कुठल्या ग्रंथात सांगितले का तो ग्रंथ आहे का नाही हे मला माहीत नाही परंतु तुम्ही गीता वाचता गीतेच्या शेवटी काय म्हटलेलं आहे ओम तत्सत काय काय म्हटलेलं आहे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जी अवतरणिका आहे त्या अवतरणिकेत असं म्हटलेलं आहे ओम तत्सद इति उपनिषद सु ब्रह्मविद्याया ही ब्रह्मविद्या गीतेमध्ये सांगितलेली आहे ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे आणि ज्या वेळेला रणांगणावरती जो भ्रमिष्ट झाला अर्जुन त्यावेळेला भगवंतानी जे गीतारूप ज्ञान दिलं त्या गीतेला दुसरं नाव आहे आत्मविद्या आत्मविद्या हे नाव आहे मला ब्रह्मा तत्वाशी एकरूप व्हायचं आहे अहम ब्रह्मास्मी हे मला जाणायचं आहे मी आहेच आहे मी ब्रह्मरूप आहे परंतु मी स्वतःला जो ब्रह्मापासून वेगळा मानतो अहो मला ब्रह्म जाणायचं आहे याच्यातच अज्ञान आलं काय जाणायचं आहे मी मला जाणतो म्हणजे काय आरशापुढं उभारून जाणायचं मी मला जाणतो नाही मी जाणलेलंच आहे परंतु मी जाणत नाही हे जे मानणं आहे मी ब्रह्म नाही हे जे मानणं आहे मी दिलीप आपटे आहे हे जे मानणं आहे ते मानणं मला काढून टाकलं की मी एकरूप आहेच आहे वेगळा एकरूप होण्याचा प्रश्न कुठे येतो हे ज्ञान दत्तात्रयाने सांगितलं जे ज्ञान गीतेत आहे त्या गीतेचा त्या भागवताचा मी अभ्यास करावा अभ्यासास अधिकारी व्हावं काय आहे हे असे अवतार सांगितल्यानंतर एक लालसा उत्पन्न होते मनामध्ये मराठीमध्ये प्राथमिक शाळामध्ये चरित्रांची चरित्रावर धडे असतात लोकमान्य टिळक शिवाजी महाराज महात्मा गांधी हे जे धडे असतात ते कशा करता लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री नदी ओलांडून पोहून शाळेला जात होते वगैरे वगैरे कशा करता अभ्यासाची जी तीव्रता होती त्यांना आत्मसात करण्याची जी जिद्द होती ती जिद्द माझ्यामध्ये निर्माण व्हावी अशी लालसा होण्यासाठी ही चरित्र वाचायची डॉक्टर ओमी बाबा कशा करता तुम्ही वाचा इंटरनेटवर जा वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी जे काय पत्र लिहिलं आपल्या आई वडिलांना हृदयस्पर्शी पत्र आहे कुठल्याही शाळेत कुठल्याही पुस्तकात हे पुस्त पत्र तुम्हाला सापडणार नाही पण इतिहासात कोरून ठेवावं असं ते पत्र आहे डॉक्टर होमी केम्ब्रिज मधून एकोणीसाव्या वर्षी आपल्या आई वडिलांना आणि जे आर डी टाटांना लिहितात नोकरी करणारे पैसे मिळवणारे अनेक इंजिनियर आहेत मला त्यापैकी एक इंजिनियर व्हायचं नाही टाटा काळात टाटांच्या कुळामध्ये जन्माला आलेला माणूस म्हणतो मला पैसे मिळवायचे नाहीत मला बघा त्यांचे शब्द मी कोरून ठेवलेले आहेत हृदयाशी I want to live physics and I want to die physics आहे कोणी असं आपल्यापैकी I want to live Bhagwat and I want to die Bhagwat आहे आपली जिद्द आणि हे करण्यासाठी मला लालसा निर्माण व्हावी मला प्रेरणा निर्माण व्हावी कसे असतील हो हे अवतार पाच हजार वर्षापूर्वी झालेले आहेत हजारो वर्षापूर्वी झालेले आहेत आणि इतक्या निष्ठेनं त्यांनी भगवत प्राप्ती करून घेतली असे हे अवतारी पुरुष कसे वागत असतील त्यांना काय भूक लागत नसेल तहान लागत नसेल त्यांना काही इच्छा झाल्या नसतील मग ते कसे या सर्वापासून अलिप्त झाले का त्यावेळेला पैशाचा मोह होता पण सत्तेचा होता तुम्हाला माहितीये ऋषींच्या मध्ये कशी भांडणं व्हायची ते काही असे ऋषी पण होते परंतु यातून वर पडून वर चढून अहो सनत कुमार सनत कुमार नुसतं नाव घेतो असे दिव्य व्यक्तिमत्व आहे भगवंत सुद्धा उठून दरवाजापाशी आले त्या जय विजयाच्या कथेमध्ये त्यांच्या कुमारांच्या स्वागतासाठी स्वतः भगवंत उठून आले काय ताकद असेल हो यांची या ताकदीपैकी या जिद्दीपैकी या प्रेरणेपैकी भागवताच्या अभ्यासाने मला सुद्धा भगवत प्राप्ती व्हावी अशी किती जिद्द माझ्यात आहे आणि काय म्हणून भगवंतांनी करावं इतके अवतार घेतले त्या अवतारात आणखी सुद्धा कार्य केलं असेल त्याने एवढंच कार्य केलं अशातला भाग नव्हे परंतु मुख्यत्वे करून त्यांनी दत्तात्रेयाच्या अवतारात ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला मला तरी हे माहीत नव्हतं भागवत वाचेपर्यंत आणि तो उपदेश काय तर तो मी आपला अंदाज केला की गीतेमध्ये सुद्धा ब्रह्मज्ञानाचाच उपदेश आहे आणि आत्मविद्या असं त्याला म्हटलेलं आहे खरं नाव गीतेचं आत्मविद्याच आहे तर असा हा अवतारांचा प्रकार मी काय प्रकारानं जाणतो मला त्याच्याबद्दल काय माहिती आहे नारदांच्या बद्दल काय कल्पना आहे काय दाखवतात टी व्हीवरती आणि माझा किती गैरसमज होतो भगवंतानी ऋषभदेवाच्या रूपाने अठरा श्लोकी ऋषभ गीता आहे भागवतात आहे दासबोधात त्याचा संबंध आहे मी वाचली आहे का पुत्रांना उपदेश करण्याच्या निमित्ताने ऋषभदेवानी जी गीता सांगितली ती मला उपयुक्त नसेल मी त्याचा अभ्यास केलेला आहे मी वाचलेला आहे काय केलेलं आहे ऋषभदेवानी भगवंतानी वृषभदेवाच्या रूपाने नाभिराजाची पत्नी मेरू देवीपासून आठवा अवतार धारण केला या रूपाने या अवताराने सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असणारा परमहंस मार्ग दाखवला सर्व आश्रमांना मग त्याच्यात ब्रह्मचर्य आला ग्रस्त आश्रम आला सगळे आले आश्रम संन्यास आश्रम सुद्धा आला या सर्व आश्रमांना परमहंस मार्ग दाखवणारा दाखविला ऋषभदेवाने आणि तो माझ्या माहितीप्रमाणे या अठरा श्लोकात त्यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरं आपल्या आचरणाने आपल्या आचरणाने मग अशी ही अठरा श्लोकी ऋषभदी गीता त्याचा मी शब्दाशब्दाचा अभ्यास करून माझ्यामध्ये मुरवण्याचा प्रयत्न केला आहे का खरंच खरंच मला वाटतं मी आहे का सिरियस इतके भगवंताने अवतार घेतले प्रत्येक अवतारामध्ये एक आदर्श ठेवून तो माझ्यापुढे ठेवला त्याची गणना केली सांगतात आणखी गंमत आहे पुढं आपण बघू अशा प्रकारे हे अवताराचं चोवीस अवतारांचं वर्णन केल्यानंतर ते काय म्हणतात सनत कुमार सनत कुमारने सूत सूत म्हणतात एखाद्या न आटणाऱ्या सरोवरापासून जसे असंख्य छोटे छोटे प्रवाह निघतात त्याप्रमाणे सत्वनिधी भगवान श्रीहरींचे असंख्य अवतार होतात काय म्हटलेलं आहे इथे भगवंतांचे चोवीस अवतार आहेत म्हटलेलं आहे नाही भगवंतांचे असंख्य अवतार आहेत मग हे असंख्य अवतार कुठले बघू आपण पटवून घेऊ त्याचा आपण काय संबंध आहे तो विचार करू पण त्याच्या पुढे म्हटलेला आहे ऋषी मनु देव प्रजापती मनुपुत्र आणि असेच जितके महान शक्तिशाली आहेत ते सर्व भगवंतांचेच अंश आहे भगवंतांचे अंश असणारे भगवंतांचे असंख्य अवतार आहेत परंतु हे सर्व भगवंतांचे अंशावतार किंवा कलावतार आहेत श्रीकृष्ण स्वतः भगवंत आहेत जेव्हा प्रजा दैत्यांच्या अत्याचाराने व्याकुळ होते तेव्हा युगायुगात अनेक रूपे धारण करून भगवंत प्रजेचे रक्षण करतात प्रजेचे रक्षण करण्यासाठी भगवंत हा पूर्णावतार आहे पूर्णावतार बाकी हे सगळे कुठं अंशावतार आहेत अंश अवतार म्हणजे भगवंतांचा अंश असलेला अवतार अंशावतार काही कारणाने घेतलेला कारण अवतार आवेशाने घेतलेला जसा की उदाहरणार्थ नरसिंह अवतार हा आवेश अवतार अशा प्रकारे भगवंतांचे वेगवेगळे कारणरूप तेवढ्या पुरते बस त्याचा वध केला विषय संपला पृथ्वीवर आणली विषय संपला तेवढ्यापुरते अवतार आता प्रत्येक त्यांच्या अंशापासून एक एक अवतार असे असंख्य अवतार झाले ते कुठले आणि इथं त्याचा संदर्भ का आणलेला आहे या दृष्टीनं सुद्धा मला विचार करायला पाहिजे आणि आता इथं शेवटी काय इथं काय म्हटलेलं आहे बघा भगवंतानी भगवंतांची बघा हा शांत वाचतो मी भगवंतांची लीला छत्तीसावा अध्याय आहे भगवंतांची लीला निश्चित कार्य करणारी आहे ते लीलेनेच या सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार करतात परंतु त्यात आसक्त होत नाहीत प्राण्यांच्या अंतकरणात गुप्तपणे राहून ज्ञानेंद्रिये आणि मनाचे नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात परंतु ते स्वतंत्र असल्यामुळे त्यापासून अलिप्त राहतात कशा करता अवतार घेतलेले आहेत भगवंतांनी हे चोवीस अवतार घेतलेले आहेत स्वतः पूर्ण अवतार घेतलेला आहे आणि <coughs> अंशावतार असे अनेक असंख्य अवतार आहेत कशा करता या सृष्टीची उत्पत्ती पालन संहार करण्यासाठी परंतु त्यात ते आसक्त होत नाहीत प्राण्यांच्या अंतकरणात गुप्त रूपाने राहून ज्ञानेंद्रिये आणि मनाचे नियंत्रण करून त्या विषयांना ग्रहणही करतात परंतु ते स्वतः अलिप्त राहतात मी संसारात राहून प्रत्येक गोष्ट ग्रहण करून परंतु त्यापासून अलिप्त राहून त्याचा त्याग करून कसं राहावं याचं उदाहरण हे अनु आपल्या अवतार कार्यात त्यांनी करून दिलेलं आहे घ्या भोगा पण त्यागा एकनाथ महाराजांनी या अध्यायावरती एकनाथ ही भागवतात टीका करताना म्हटलेलं आहे या अध्यायावरती नाही अन्यत्र की ना त्यागावे ना भोगावे मध्यभागी विभागावे मला हे पाठ आहे काय उपयोग आहे पाठ असून ना त्यागावे आहे माझ्यात ताकद ना भोगावे आई माझ्यात त्याकत आणि मध्यभागी विभागावी म्हणजे काय करायचं म्हणजे काय करायचं आणि ते संसारात पावलोपावली आचरणात आणायचं याचा मी अभ्यास करायला पाहिजे मी चिंतन करायला पाहिजे आणि हे जमत बर का सुतानी काय सांगितलंय राजा परीक्षिताला शुकाचार्य ज्या वेळेला भागवत सांगत होते त्यावेळेला सूत म्हणतात मी ते ऐकलं आणि जे ऐकलं जसंच्या तसं हे ऋषी मुनीं मी तुम्हाला सांगतो शेवटचा श्लोक त्रेचाळीस ते पंचेचाळीस बघा माझे जसे अध्ययन झाले आणि माझ्या बुद्धीने ते जितके ग्रहण केले त्यानुसार मी आपणास सांगत आहे त्यानुसार त्यांनी हे अवताराचं वर्णन केलेलं आहे यामध्ये चोवीस अवतार सांगितलेले आहे अवतार कार्य सांगितलेलं आहे अवतार कुठले त्याचं विस्तारानं वर्णन करण्याची काही जरूर नाही परंतु याचा कार्याचा त्यांच्या अवताराचा उद्देश काय आहे कोणतं कार्य केलं आणि माझा त्याच्याशी संबंध काय आहे या दृष्टीनं या अध्यायाचं अध्ययन व्हावं यासाठी हा एक दुसरा प्रवचनाचा भाग आणखी आपण एक या अवतारावरती प्रवचन करणार आहोत याच्यानंतर आपण त्या विषयाकडे वळू नारायण हरी श्रीकृष्ण